ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय बावीसावा पृथूंना सनकादिकांचा उपदेश मैत्रेय म्हणाला ज्यावेळी प्रजाजन परम पराक्रमी पृथूंची अशी स्तुती करत होते त्याचवेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी चार मुनीश्वर तिथे आले राजा व त्याच्या सेवकाने ते सिद्धेश्वर आपल्या दिव्य कांतीने सर्व लोकांना पापापासून मुक्त करीत आकाशातून उतरून येत असलेले पाहिले जसा विषयी जीव विषयांकडे ओढला जातो त्याप्रमाणेच सनकाधिकांचे दर्शन होताच राजेचे प्राण त्यांच्याकडे ओढले गेले आणि जणू काही त्यांना थांबवण्यासाठीच ते आपले सभासद आणि सेवक यांच्यासह एकदम उठून उभे राहिले जेव्हा ते मुनिगण अर्घ्य स्वीकारून आसनावर बसले तेव्हा सुसंस्कृतात अग्रगण्य पृथ्वी त्यांच्या महिम्याने प्रभावित होऊन विनयाने मान झुकून त्यांची यथासांग पूजा केली नंतर त्यांचे चरणोदक आपल्या डोक्यावर शिंपडले अशा प्रकारे शिष्ट संमत आचारांचा आदर आणि पालन करून त्यांनी सदाचारी लोकांनी कसे वागावे हेच दाखवले सनकाधिक मुनीश्वर शंकराचेही ज्येष्ठ बंधू होते आपापल्या कुंडात अग्नी शोभून दिसतो त्याप्रमाणे ते सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसत होते श्रद्धा व संयम यांनी युक्त असणाऱ्या पृथूने प्रेमपूर्वक त्यांना म्हटले राजा पृथू म्हणाले मंगलमूर्ती मुनीश्वरानो आपले दर्शन योग्यांनाही दुर्लभ आहे असे असून आपण स्वतः आपले दर्शन मला द्यावे असे कोणते पुण्य माझ्या हातून घडले आहे ज्याच्यावर ब्राह्मण किंवा गणासहित श्रीशंकर किंवा श्री प्रसन्न होतील त्याला इहलोकात किंवा परलोकात कोणती वस्तू दुर्लभ आहे जरी समस्त लोकांमध्ये आपला संचार असला तरी पण अनधिकारी लोक आपल्याला पाहू शकत नाहीत जसे या दृश्य प्रपंचाचे कारण महत्त्व इत्यादी सर्वत्र असूनही ते सर्वसाक्षी आत्म्याला पाहू शकत नाहीत ज्यांच्या घरामध्ये आपल्यासारखे पूज्य पुरुष ज्यांचे पाणी धान्य जमीन स्वतः गृहस्वामी किंवा सेवक इत्यादींचा मनापासून स्वीकार करतात ते ग्रस्त धनहीन असूनही भाग्यवान होत ज्यांच्या घरामध्ये कधी भगवत भक्तांच्या चरणोदकाचे थेंब पडले नाहीत ते सर्व प्रकारच्या सिद्धींनी परिपूर्ण असली तरी ज्याच्यावर साप वास्तव्य करतात अशा वृक्षाप्रमाणेच होत मुनीश्वरानो आपले स्वागत असो आपण बाल्यावस्थेपासूनच मुमुक्षूंच्या मार्गाने जात एकाग्र चित्ताने ब्रह्मचर्यादी महान व्रतांचे मोठ्या श्रद्धेने आचरण करीत आहात हे स्वामीनो आम्ही आमच्या कर्मानुसार विपत्तीचे क्षेत्र अशा या संसारात पडलो असून फक्त इंद्रिय भोगानाच पुरुषार्थ मानित आहोत यातून आमच्या सुटकेचा काही उपाय आहे का आपल्याला खुशालीविषयी प्रश्न करणे योग्य नाही कारण आपण नेहमीच आत्म्यामध्ये रममान असता बरे वाईट या बुद्धीच्या वृत्ती आपल्यामध्ये कधीच असत नाहीत दुःखी जीवांचे हित करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवून मी आपल्याला हे विचारू इच्छितो की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल जे अजन्मा भगवान नारायण आत्मवान पुरुषांमध्ये आत्मरूपाने प्रकाशित होतात आणि उपासकांच्या हृदयात आपले स्वरूप प्रकट करणारे आहेत ते आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांच्या रूपाने या पृथ्वीवर भ्रमण करतात हे निश्चित मैत्रेयी म्हणाला पृथ्वींचे हे संयुक्तिक गंभीर मोजक्याने मधुर भाषण ऐकून श्री सनतकुमार मंद प्रेमाने हास्य करीत म्हणाली सनतकुमार म्हणाली महाराज आपणा सर्व माहीत असूनही सर्व प्राण्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आपण विचारलीत साधू पुरुषांची बुद्धी अशीच असते हे खरेच आहे सत्पुरुषांची संगत श्रोता आणि वक्ता अशा दोघांनाही प्रिय असते कारण त्यांच्यात होणारी प्रश्नोत्तरे सर्वांचे कल्याण करतात राजन भगवंताच्या चरणकमलांच्या गुणानुवादात तुमचे अविचल प्रेम आहे हे निश्चित सर्वांना हे प्राप्त होणे कठीण आहे पण हे प्राप्त झाल्यावर ते हृदयातील वासनारूप मल सर्वथा नष्ट करते त्यामध्ये आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहाधिकांबद्दल वैराग्य निर्माण होते आणि आत्मास्वरूप निर्गुण ब्रह्मामध्ये दृढ प्रेम असणे हेच कल्याणाचे साधन पूर्ण विचार करणाऱ्या शास्त्रात निश्चित केले गेले आहे गुरु आणि शास्त्र वचनांवर विश्वास ठेवल्याने भागवत धर्माचे आचरण करण्याने तत्व जिज्ञासेने ज्ञानयोगाच्या निष्ठेने योगेश्वर श्रीहरींच्या उपासनेने नेहमी पुण्यकीर्ती भगवंताच्या पवित्र कथा ऐकण्याने जे लोक धन आणि इंद्रियांच्या भोगातच रममान झाले आहेत त्यांच्या गोष्टींमध्ये प्रेम न ठेवण्याने त्यांना प्रिय असणाऱ्या पदार्थांचा संग्रह न करण्याने भगवत गुणामृताचे पान करण्याखेरीज इतर वेळी आत्म्यामध्येच संतुष्ट राहून एकांतात राहण्याविषयी प्रेम ठेवण्याने कोणत्याही जीवाला कष्ट न देण्याने निवृत्ती निष्ठेने आत्महिताचे अनुसंधान ठेवित असताना श्रीहरींच्या पवित्र चरित्ररूप श्रेष्ठ अमृताचे आस्वादन करण्याने निष्काम भावाने यमनियमांचे पालन करण्याने कधीही कोणाचीही निंदा न करण्याने योगक्षेमासाठी प्रयत्न न करण्याने शीतोष्णादी द्वंद्वी सहन करण्याने भक्तांच्या कानांना सुख देणाऱ्या श्रीहरींच्या गुणांचे वारंवार वर्णन करण्याने आणि वाढत जाणाऱ्या भक्तिभावाने मनुष्याला कार्यकारणरूप संपूर्ण जड प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होते आणि आत्मस्वरूप निर्गुण परब्रह्मामध्ये अनायाशी त्याला प्रीती निर्माण होते परब्रह्मामध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यानंतर पुरुष सद्गुरूंना शरण जातो नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ वेगांमुळे वासना शून्य झालेल्या अविद्या इत्यादी पाच प्रकारच्या क्लेशांनी युक्त अशा अहंकारात्मक आपल्या लिंग शरीराला तो लाकडातून प्रकट झालेला अग्नी नंतर त्यालाच जाळतो त्याप्रमाणे तो जाळतो अशा रीतीने लिंग देहाचा नाश झाल्यानंतर तो त्याच्या कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो नंतर जसे स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही त्यातून जागे झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाही तसे त्याला शरीराच्या बाहेर दिसणारी आणि अंतकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाहीत ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते जोपर्यंत अंतकरणरूप उपाधी असते तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा इंद्रियांचे विषय आणि या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो त्यानंतर मात्र येत नाही बाह्य जगातही आपण असे पाहतो की पाणी आरसा इत्यादी निमित्तामुळेच आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो इतर वेळी दिसत नाही विषय चिंतनामध्ये मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते तसे ते मन बुद्धीची विचारशक्ती आठवते विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही या ज्ञानाच्या नाशालाच पंडित लोक आपणच आपला नाश करणे असे म्हणतात आत्म्यामुळेच इतर पदार्थांमध्ये प्रेम असल्याचा बोध होतो त्या आत्म्याचा आपल्यामुळेच नाश झाल्याने स्वार्थांची जी हानी होते तिच्या एवढी मोठी अन्य कोणतीच हानी या लोकात नाही धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे कारण यांच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनीमध्ये जन्म घेतो म्हणून ज्याला अज्ञान अंधकारातून बाहेर पडायचे आहे त्या पुरुषाने विषयांमध्ये कधीही आसक्ती ठेवू नये कारण ती धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला अत्यंत बाधक ठरणारे आहे या चार पुरुषार्थांमध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ समजला जातो कारण अन्य तीन पुरुषार्थांना नेहमीच काळाचे भय असते प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रकट झाले आहेत त्यापैकी टिकून राहील असा एकही नाही कारण काल या सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो म्हणून राजा जो भगवान देह इंद्रिय प्राण बुद्धी आणि अहंकाराने वेढलेल्या सर्व स्थावर जंगम प्राण्याच्या हृदयांमध्ये जीवांचा नियामक अंतर्यामी आणि आत्मरूपाने सर्वत्र प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकाशित होत आहे त्यालाच तू तो मीच आहे असे जाणून घे ज्याप्रमाणे माळ आहे असे ज्ञान झाल्यानंतर त्यात सर्पबुद्धी राहत नाही त्याचप्रमाणे विवेक झाल्यावर ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही असा हा मायामयी प्रपंच ज्यामध्ये कार्यकारण रूपाने प्रथित होतो आणि जो स्वतः कर्मफल कलुषित प्रकृतीच्या पलीकडे आहे त्या नित्यमुक्त निर्मल आणि ज्ञानस्वरूप परमात्म्याला मी प्राप्त होत आहे संत ज्यांच्या चरणकमलांच्या बोटाच्या किंचितशा छटेचे स्मरण करून कर्मामुळे तयार झालेल्या अहंकार रूप हृदयग्रंथीला छिन्न विछिन्न करून टाकतात सर्व इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतकरण निर्विषय करणारे संन्याशी सुद्धा तसे करू शकत नाहीत अशा त्या सर्वांचा आश्रय असणाऱ्या वासुदेवाचे तू भजन कर जे लोक मन आणि इंद्रिय रूप मगरीने भरलेला हा संसार सागर योग इत्यादी अवघड साधनांनी पार करू इच्छितात त्यांना तसे करणे कठीण आहे कारण त्यांना नावाडी म्हणून श्रीहरींचा आश्रय नाही म्हणून तो भगवंताच्या आराधनीय चरण कमलांची नाव बनवून सहजपणे हा अवघड सागर पार कर मैत्रिय म्हणाला ब्रह्मदेवाचे पुत्र असणाऱ्या आत्मज्ञानी सनतकुमारांकडून अशा प्रकारे आत्मतत्वाचा उपदेश मिळवून महाराज पृथू त्यांची अतिशय प्रशंसा करीत म्हणाली पृथू म्हणाली भगवान दीनदयाळ श्रीहरिनी माझ्यावर अगोदरच कृपा केली होती तिचे फळ देण्यासाठी आज आपली आगमन झाले आहे दयाळू अशी आपण ज्यासाठी आला होता ते चांगल्या तऱ्हेने पार पाडले आहे आता त्या बदल्यात आपणास मी काय देऊ माझ्याजवळ तर शरीर आणि त्याबरोबर जे काही आहे तो सर्व महापुरुषांचाच प्रसाद आहे भ्रमण प्राण स्त्री पुत्र सर्व प्रकारच्या सामग्रीने भरलेले हे राजभवन राज्य सेना पृथ्वी आणि खजिना हे सर्व मी आपल्याच चरणांवर समर्पित केलेले आहे वास्तविक सेनापतित्व राज्य दंड विधान आणि लोकांवर शासन करण्याचा अधिकार वेदशास्त्र जाणणार यांचाच आहे आपण वेदांचे जाणकार आहात आपण अध्यात्म तत्वाचा विचार करून आम्हाला निश्चित रूपाने समजावून दिले आहे की भगवंताची कोणत्या प्रकारची भक्ती त्यांना प्राप्त करण्याचे मुख्य साधन आहे आपण अत्यंत कृपाळ आहात म्हणून आपल्या या दिनोद्धार रूप कर्मानेच आपण सर्वदा संतुष्ट असावी आपल्या या उपकाराची परतफेड कोण कशी करू शकेल त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा स्वतःची हसे करून घेणे होईल मैत्री म्हणाला नंतर आदिराज पृथ्वीनी आत्मज्ञान्यांच्या मध्ये श्रेष्ठ सनकाधिकांची पूजा केली नंतर त्यांच्या शिलाची प्रशंसा करीत ते सर्व लोकांच्या देखत आकाशमार्गाने निघून गेले महात्म्यांमध्ये अग्रगण्य महाराज पृथू यांनी त्यांच्यापासून आत्मबोध प्राप्त करून घेऊन चित्ताच्या एकाग्रतेने आत्म्यामध्येच स्थित राहून स्वतः कृतकृत्य झाल्याचा ते अनुभव घेऊ लागले ते ब्रमार्पण बुद्धीने वेळ स्थान शक्ती न्याय आणि धन यानुसार सर्व कर्मे करीत असत अशा प्रकारे एकाग्र चित्ताने सर्व कर्मांचे फळ परमात्म्याला अर्पण करून आत्म्याला कर्माचा साक्षी आणि प्रकृतीहून वेगळा मानून ते सर्वथा अलिप्त राहिले ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र प्रकाश देऊनही वस्तूंच्या गुणदोषांपासून अलिप्त राहतो त्याचप्रमाणे सार्वभौम साम्राज्य लक्ष्मीने संपन्न आणि आश्रमात राहूनही ते अहंकार शून्य असल्यामुळे इंद्रियांच्या विषयात आसक्त झाले नाहीत अशा प्रकारे आत्मनिष्ठ राहून सर्व कर्मे योग्य रीतीने पार पाडित असता त्यांना पत्नी अर्चीपासून अनुरूप असे पाच पुत्र झाले त्यांची नावे विजिताश्व धूम्रकेश हरियक्ष द्रवीण आणि व्रक अशी होती महाराज पृथ्वी भगवंताचे अंश होते ते एकटेच सर्व लोकपालांचे गुण धारण करीत असत आपले अवदार्य प्रिय व हितकर वचन मनोहर मूर्ती आणि सौम्य गुणांच्या द्वारा प्रजेचे मनोरंजन करीत राहिल्याने दुसरा चंद्रच जणू असे समजून त्यांचे राजा हे नाव सार्थ झाले सूर्य ज्याप्रमाणे उन्हाळ्यात पृथ्वीवरील पाणी खेचून पावसाळ्यात पुन्हा त्याचा पृथ्वीवर वर्षाव करतो तसेच आपल्या किरणांनी सर्वांना उष्णता देतो त्याचप्रमाणे ते कररूपाने प्रजेचे धन घेऊन तेच प्रजेच्या हितासाठी खर्च करीत ते तेजाच्या बाबतीत अग्निसारखे असह्य इंद्राप्रमाणे अजिंक्य पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि स्वर्गाप्रमाणे मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे होते महाराजांना तृप्त करण्यासाठी ते मेघाप्रमाणे त्यांना इच्छित धन देत ते समुद्राप्रमाणे गंभीर आणि पर्वतराज सुमेरूप्रमाणे धैर्यवान सुद्धा होते दुष्टांचे दमन करण्यामध्ये ते यमराजाप्रमाणे आश्चर्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करण्यामध्ये हिमालयाप्रमाणे खजिन्याच्या समृद्धीसाठी कुबेराप्रमाणे आणि धन सुरक्षित ठेवण्यामध्ये वरुणाप्रमाणे होते शारीरिक बल इंद्रियांची क्षमता आणि पराक्रम या बाबतीत सर्वांच्या अंतर्यामी वायूप्रमाणे तसेच असह्य तेजाच्या बाबतीत भगवान शंकराच्या समान होते सौंदर्याच्या बाबतीत कामदेवाप्रमाणे उत्साहामध्ये सिंहाप्रमाणे वासल्यामध्ये मनुप्रमाणे आणि मनुष्यांचे आधिपत्य करण्यामध्ये सर्व समर्थ अशा ब्रह्मदेवाप्रमाणे होते ब्रह्मविचारांच्या बाबतीत बृहस्पती इंद्रिय जय साधण्यामध्ये साक्षात श्रीहरी होती गाय गुरुजन भगवत भक्तांची भक्ती संकोच विनय शील आणि परोपकार या गुणांमध्ये मात्र स्वतःसारखेच आजोड होते लोक त्रैलोक्यात सगळीकडे उच्च स्वराने त्यांच्या कीर्तीचे गुणगान करीत असत या कारणाने स्त्रियांच्या कानामध्ये ते अशा प्रकारे पोहोचले होते की जसे सत्पुरुषांच्या हृदयात श्रीराम प्रविष्ट होतात या ठिकाणी बावीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू